मना सर्वता सत्य सांडू नको रे मना सर्वता मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे माणसाची स्तुती का करू नये हे समर्थ या श्लोकात सांगतात माणसाच्या अंगात बहुधा खरे सद्गुण नसतात त्याचे गुण भासतात ते पुष्कळदा अज्ञानाने किंवा स्वार्थाने वा दंबाने ते त्याच्यावर लादले जातात म्हणून पाहुणा जेव्हा स्वयंपाकाची स्तुती करतो तेव्हा तो पुढच्या जेवणाची चांगली सोय करून ठेवित असतो इतकेच त्याचे बोलणे अमृतासारखे आहे तो जणू पृथ्वीला नमवीत चालतो हा सूर्यासारखा तेजस्वी आहे ही तरुणी चंद्रासारखी सुंदर आहे असे म्हणण्यात काव्य असेल कदाचित पण हे कधी यथार्थ ठरेल काय रसिकता व्यक्त करण्यासाठी वा प्रतिष्ठितपणा सांभाळण्यासाठी माणसे असे काहीसे बोलतात व्यवहाराच्या दृष्टीने काही मर्यादित अशा बोलण्याची उपयुक्तताही आहे पण सभ्यतेपोटी शिष्टाचार सांभाळण्यासाठीच असे बोलणे निराळे आणि स्वार्थासाठी लाचारीने कुणाला भाट होणे निराळे निदान परमार्थ मार्गातल्या साधकाने तरी सत्याची कास सोडता कामा नये आणि मिथ्या गोष्टीचा पुरस्कार करता कामा नये व्यवहारामध्ये मिथ्या आणि असत्य हे दोन शब्द सामान्यतः सारख्याच अर्थाने मानले जातात पण शास्त्रदृष्ट्या त्यात अंतर आहे जे खरे नसून खऱ्यासारखे भासते ते मिथ्या दोरीवर भासणारा साप हा मिथ्या आहे जे वस्तुता जसे नाही तसे ते अज्ञानाने मोहाने वैयक्तिक दुर्बलतेने भासणे हे मिथ्यपणाचे स्वरूप दंभ हाही मिथ्याच आहे तेव्हा सत्याचा पुरस्कार करावा सत्य ओळखावे आणि ते जाणण्या इतके मन बुद्धी किंवा इंद्रिये ही शुद्ध सात्विक असावी तर सत्याचा त्याग न करणे आणि मिथ्या न स्वीकारणे घडू शकते सत्य हे सत्यच आहे ते तसेच जाणले पाहिजे या सांगि व सांगितले पाहिजे नवीन बुद्धिवादाने सत्याला त्यापेक्षा ठरविणारे तर्क मांडले आहेत ते वास्तविक कुतर्क आहेत सापेक्षता सत्याच्या ठिकाणी नसून ती ते ओळखणाऱ्या व पाहणाऱ्यांच्या ठिकाणी असू शकते पण ती व्यक्तीतही उणीव आहे तो इंद्रिय मनबुद्धीच्या ठिकाणचा दोष आहे हे जे सत्य त्रिकालाबाधित आणि निरपेक्ष तसेच वास्तविक सत्य होय सत्याला स्थलकालाचे वा पाहणाऱ्याचे योगायोग्यतेचे बंधन असू शकत नाही बुद्धीमध्ये रजोगुण तमोगुण नसले मनामध्ये स्वार्थ नसला इंद्रियांना आसक्ती नसली म्हणजे सत्याचे दर्शन सहजपणे होते आणि अशी व्यक्ती जे पाहत ते सांगत ते आपल्याला कळत नसेल तरी सत्यच असते भगवत श्रीकृष्णासारखे पूर्णावतार आणि ज्ञानासारखे महात्म ही या सत्यवादाची उदाहरणे पण माणसाला सत्य रुचत नाही सोसत नाही खरा अभिप्राय बहुधा कोणालाच नको असतो खरे बोलणारा मित्र मिळतील हे क्वचितच घडते व्यवहारातील शिष्टाचार काय असतील ते असोत कारण ते खऱ्या अर्थाने पाळणे हे फारच अवघड आहे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रद्यात न ब्रुयात सत्यम प्रियम प्रियम च ब्रुयात एशम धर्म सनातना खरे बोलावे लोकांना आवडेल असे बोलावे आवडणार नाही ते खरे असले तरी बोलू नये आवडते म्हणून खोटे सांगू नये ही खरोखरच तारेवरची कसरत आहे ही फक्त न ब्रुयात मौनमा श्रेयत हा नियम पाळणाऱ्याला साधेल प्रत्यक्ष आचरणाच्या वेळी अप्रिय सत्यही सांगावे लागते तर प्रसंगाविषयी प्रिय असे असत्यही बोलावे लागते अप्रिय सत्याची उदाहरणे देण्याचे कारण नाही माणूस पुष्कळ वेळा अहंकाराने तर काही वेळा तरी कर्तव्य पालनाच्या भावनेनं अप्रिय असे सत्य बोलतच असतो लाचारीने व स्वार्थासाठी बोलल्या जाणाऱ्या प्रिय असल्याचा निषेध मागच्या श्लोकातील स्तुतीच्या प्रकरणात आलाच आहे सत्य शास्त्रकारांनी सत्याची कसोटी हितही सांगितली आहे ही मत्यंदा तथा सत्यमिती धारणा मात्र हित म्हणजे जे स्वार्थ साधू देणारे व अपताता सुखाव वाटणारे ते नव्हे जे श्रेयस्कर परिणामी लाभदायक वस्तुत कल्याणकारक ते हित आणि विशेषी या हितासाठी वरवर दिसणाऱ्या व भासणाऱ्या असत्याचाही अवलंब करावा लागतो नुकत्याच चालू बोलू लागणाऱ्या लहान बालकाचे कौतुक जर त्याची आई करणार नाही तर मुलाची प्रगती होणे शक्यच नाही मुलं वेड्या वाकड्या रगोट्या काढले आणि प्रारंभी तरी आईला म्हणावे लागते वा काय छान लिहिले आहे मुलाचे पोट बिघडू नये अशी इच्छा असेल तर लाडू लपून ठेवावे लागतात आणि संपले म्हणून सांगावे लागते विहिरीजवळ जाऊ द्यावायचे नसेल तर जाऊ नको तिथे बागुलबुवा आहे असे भय घालावे लागते हे सर्व वरवर पाहता खोटेच आहे मिथ्याच आहे पण त्यामुळे निर्माण होणारी सापेक्षता व्यक्तीची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे हे लक्षात न घेतल्यामुळे अहंकाराने स्वतःला न्यायालयाचा जणू मूर्तिवंत अवतार समजणारे अतिशहाने श्रीकृष्णाला अनेक प्रसंगी दूषणे देत असतात पण श्रीकृष्णाच्या वर्तनाची कसोटी परीक्षिताच्या जन्माच्या निमित्ताने लागलेली आहे आणि तरी श्रीकृष्णाला दोष देणे हे मिथ्या पुरस्कारनेच आहे ते करता कामा नये दुसऱ्याची निंदा करताना व दोष दाखविताना मनुष्य जितका जागत असण्याचा व काटेकोरपणाचा अळ आणतो तितका तो स्वतःच्या उणीवा लक्षात घेण्याच्या कामे दक्ष असतो काय याचाही विचार करणे आवश्यक आहे दुसऱ्याचे अंगी नसलेले दोष त्याच्यावर लादणारा माणूस स्वतःच्या झालेल्या चुका व असलेल्या उणीवाही आग्रहपूर्वक अमान्य करीत असतो आपल्या स्वभावाचे व कृत्याचे नाना प्रकाराने समर्थन करीतच असतो आपले चुकले व आपल्या दोष आहे असे त्यास कधीच वाटत नाही अगदी जिव्हाळ्याचा अधिकारी आप्तांनी सन्मित्राने व ज्याला तो आपण होऊन गुरु मानतो त्यानेही दाखवलेल्या चुका माणसाला मानवत नाहीत आवडत नाहीत लाचही रागत येतो दोष दाखवणारा चांगला विद्वान आणि कुशल वक्ता असेल तर माणूस एक वेळ निवृत्तर होईल पण तरी त्याला मार्गदर्शकाचे सांगणे पटणार नाहीत वस्तुता झालेल्या चुका आपणहून लक्षात येणे निदान कोणी सांगितल्या तर मोकळ्या मनाने मान्य करणे व न संतापता न वैतागता पुनरपी त्या व तशा चुका हातून घडणारे नाहीत याची दक्षता घेणे हेच माणसाच्या प्रगतीचे साधन आहे पण हृदयात घर करून बसलेला अहंकार इतका बलवान असतो की तो सत्याचे खरे ज्ञान होऊन देतच नाही अहंकारामुळे जे वाटणे ते वाटणे यथार्थ नसते हे लक्ष घ्यावे म्हणून समर्थ सत्य ते सत्य वाचे वदावे आणि मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे असे आग्रहाने सांगत आहेत चूक ही चूकच अपराध हा अपराधच त्याचे लहान मोठे पण मान्य सापेक्ष आहे वीर परशुरामाची माता आणि मुळाचे जमदग्नीची पत्नी महासाध्वी रेणुका हिचा शिरच्छेद ज्या अपराधासाठी जमदग्नीने करविला त्याचे रूप इतके तुच्छ आणि नगण्य होते की त्या स्वाभाविक भावनेला अपराध म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरावे अलीकडे तर आपण यापेक्षा कितीतरी पटीने दोषास्पद असणाऱ्या घटना यात काय बिघडले याने काय होते असे सहजपणे म्हणत असतो काकडीच्या चोरीला फाशीची शिक्षा योग्य नाही अशा अर्थाचे मराठीमध्ये एक म्हण आहे रेणुकेला जे वाटले ते काकडीची चोरी म्हणण्या इतक्या पातळीवरही येणे शक्य नाही आणि तरी जमदग्नींनी आपल्या पत्नीला साध्वी पत्नीला व्याविचारिणी अशा घाणेरड्या नावाने संबोधले आणि शिरच्छेदाची शिक्षा ठोठावली स्वतः मातृभक्त पुत्राने पित्याची आज्ञा मानून ते कार्यवाहीत आणली या आज्ञाधारकपणाने जमदग्नी प्रसन्न झाले आणि परशुरामास वर माग म्हणाले परशुराम म्हणाले माझ्या आई जिवंत करा जमदग्नीची प्रसन्न मनाने ती मागणी मान्य केली रेणुका जिवंत झाली पण त्या थोर स्त्रीने एवढ्याशा लहान अगदी नगन्य अशा अपराधासाठी क्रूर शिक्षा ठोठावली म्हणून जमदग्नीचा दोष दिला नाही उलट आपली चूक लहान नव्हती त्याचे हे योग्य प्रायश्चित्त मिळाले असेच तिला वाटले त्यामुळे ती देवता म्हणून वंदनीय पूजनीय ठरली माहूर हे रेणुकेचे स्थान पवित्र क्षेत्र ठरले श्री विष्णुदासासारखे थोर अधिकारी तिचे अनन्य भक्त झाले स्वतःच्या हातून घडलेल्या मोठ्यात मोठ्या चुकांनाही निरनिराळ्या कारणासाठी समर्थनीय मानणाऱ्याची जात आणि मनुष्य स्वभावाचा विचार करता व्यवहाराचा तरी अगदी नगण्य असलेल्या दोषांनाही शुद्ध तात्विक भूमिकेने कठोर शिक्षेसही योग्य मानणाऱ्याची वृत्ती यातील अंतर लक्षात घेण्यानेच मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी शक्यता आहे व्यवहारात वागताना इतका सूक्ष्म इतका कठोर काटेकोरपणा व इतकी उग्र सत्यनिष्ठा अवलंबता येणार नाही हे खरेच पण त्यामध्ये द्वेषबुद्धी दांभिकता राक्षसी स्वार्थ व लाचारी नसावी एवढे तरी मान्य केले पाहिजे सभ्यता सौजन्य शिष्टाचार समजू शकतो दुसऱ्याला सुधारण्याचे उत्तरदायित्व ज्याच्यावर प्रत्यक्षपणे सोपवले गेलेले नाही व दुसऱ्याची सुधारणा करणे हे ज्याने जीवनकार्य व व्रत म्हणून स्वीकारले नाही त्याने सौजन्य आणि सभ्यता याचेच पालन करावे मग सत्यवादाला थोडीशी मुरळ घालावी लागली तरी चालेल सत्यवादाच्या नावाखाली वा स्पष्टवक्तेपणा असावा म्हणून सौजन्याचा घात करणारा फटकळपणा हे व्यवहार शून्यतेचे लक्षण मानले पाहिजे खऱ्या निस्पृह व्यक्तीला काहीही शोभतं तोच आव इतर पारायणांनी आणू नये त्यांनी केवळ स्वतःच्या सुधारणेचा विचार करावा खरी निस्पृह माणसे फटकळ असतातच असे नाही लोकांमध्ये जो फटकळपणा आढळतो तो बहुधा सत्ता आणि संपत्तीने युक्त असणाऱ्या अहंकारी व्यक्तीमध्ये म्हणून आपण प्रगतीपुरतेच पाहावे सौजन्य हे आत्मविकासाला सहाय्यक आहे वस्तुता दुसऱ्या कोणाला सुधारता येतच नाही कोणी कोणाचे ऐकतच नाही महर्षी व्यासासारख्या थोर महात्म्यालाही प्रज्ञावंत पुरुषालाही माझे कुणी ऐकत नाही असेच म्हणावे लागले तेथे सामान्याची काय कथा तेव्हा दुसऱ्याच्या बाबतीत सत्यवादी असण्याचे कारणच नाही याच दृष्टीने काचया गुणदोष वानू अनेकांचे मजकाय त्याचे उणे आहे असे संत म्हणतात सुधार शक्य आहे फक्त आपले आपणाला तेथे मात्र सत्य काय आणि मिथ्या काय याच करता येईल तेवढा सूक्ष्म विचार करावा आणि मिथ्याचार टाळून सत्यनिष्ठ होण्याचा अहर्निश प्रयत्न करावा बहु हिमपुटी होईजे मायपोटी नकोरे मना यातना त्याची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बाळकाशी भगवंतांनी गीतेच्या तेराव्या अध्यायात ज्ञान कशा कशाला म्हणावे ते अठरा लक्षणांनी सांगितलेले आहे त्यात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदशम असे एक ज्ञान लक्षण सांगितले आहे त्यात पुढच्या तिघांचेही जन्म हेच मूळ कारण असल्यामुळे जन्माचे दुःखे व जन्माचे दोष लक्षात घेतले तर पुढील सर्वच दुःखदायक प्रवासाचा परिहार होणे शक्य असल्याने पुन्हा जन्मच येणार नाही अशी दक्षता माणसाने घ्यावयास हवी कारण एकदा जन्म स्वीकारला की मग जरा व्याधी आणि मृत्यू हे अपरिहार्य आहेत आत्महत्या हा त्यातून सुटायचा मार्ग नाही कारण तो घोर अपराध आहे तुरुंगातून पळून जाणे हे जसे शासकीय क्षेत्रात दंडनीय मानले जाते तसेच आध्यात्मिक क्षेत्रात आत्महत्येचीही आहे तेथे जसे तुरुंगातून पळून जाणाऱ्या माणसाला मागील सर्व शिक्षा व पळून जाण्याच्या अपराधाबद्दल पुन्हा अधिक शिक्षा भोगावी लागते तसंच आत्महत्येनंतर होते पुढचा जन्म चुकत नाही त्यात उरलेले भोग भोगावे लागतातच आणि आत्महत्येचे पातक शिरावर बसल्याने त्याचे प्रायश्चित अधिक दुःख भोगाच्या रूपाने घ्यावेच लागते जरा व्याधी मृत्यू या प्रत्यक्षपणे अनुभवास येणाऱ्या आणि अवतीभोवतीही प्रत्यक्ष उघडपणे दिसू शकणाऱ्या अवस्थांची त्यातील दोषांची आणि दुःखाची जशी माणसाला स्पष्ट कल्पना असते वा येऊ शकते तशी स्थिती जन्म या अवस्थेची नाही पण तीच इतरांना मूळ कारण असल्याने समर्थ जन्मदशेचे स्वरूप या श्लोकामध्ये स्पष्ट करून सांगत आहेत जे अनुभवले वा वारंवार दिसले त्याने तरी माणूस कुठे शहाणा होतो एक बुद्धाचा तेवढा अपवाद त्याने तेवढे रथातून जाताना एक व्याधीग्रस्त एक वृद्ध एक प्रेत पाहिले आणि पित्याने अत्यंत सुखात वाढवलेला या सुकुमार आणि सुखी राजपुत्राने सारथ्यास विचारले हे काय आहे सारथ्याने सांगितले प्रत्येक माणसास या अवस्थातून जावेच लागते आणि त्याच क्षणी गौतमाने संसारातील सर्व सुखी आपल्या हातून बाजूला सारून ज्यामुळे या आपत्तीतून तरुण जाता येईल असा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला लवकरच यशोधरे सारखे तरुण सुंदर सालस पत्नी आणि राहुल सारखे राजपिंडे कोवळे पोर याचा त्याग करून तो तपश्चर्यासाठी अरण्यात निघून गेला सामान्य माणसाचे असे होत नाही पुढच्याच ठेच त्यावरून मागच्याने शहाणे व्हावे एवढा विवेक तो दाखवित नाही पण स्वतः ठेच खात असतानाही शहाणा होत नाही असे लक्षात आल्याने जलकल्याणाची तळमळ असलेल्या संतांनी आपल्या वाङ्मयातून जन्मदोषाचे जन्मदुःखाचे अनेक वेळा सविस्तर वर्णन करून ठेवले आहे अलीकडील काही नवीन लोकांना विशेषतः नवविचारांच्या बुद्धिवाद्यांना संतांनी केलेले हे वर्णन बिबत्स किळस्वाने अमंगल म्हणून आक्षेपार्ह वाटते त्यासंबंधीची त्यांची भूमिका ते मोठ्या आग्रहीपणाने मांडतही असतात त्यातील त्यांचे पहिले म्हणणे असे की ज्या तऱ्हेच्या दुःखाचे कोणालाही थोडेसे स्मरण असत नाही त्याचे वर्णन करून पुढच्या संपूर्ण जीवनाविषयी तिरस्कार निर्माण करणे हा संतांचा प्रयत्न नैराश्य पसरविणारा आणि म्हणूनच घातक आहे या अनुषंगाने मग बुद्धिवादी इतरही आक्षेप घेत असतो गर्भात असताना बालकाला वेदना होतात हे मानण्यास तरी पुरावा काय आहे असेही त्यांचे म्हणणे असते पण गर्भात असतानाही बालकाला फार वेदना असतात हे अलीकडे शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे दुसरे असे की ज्याचे स्मरण नाही जाणीव नाही त्याचे वाईट पण जर नकारायचे असेल तर वेड्याचे बरे करण्याचे प्रयत्न सोडून दिले पाहिजेत बहुधा कोणत्याही वेड्याला आपण वेडे आहोत हे पटत नाही आणि त्यावर केले जाणारे उपचार त्यास मानवत नाहीत उलट दुःखदायक वाटतात तरीही समाजाचा सहाना म्हणणारा समुदाय वेड्यावर उपचाराचे बलात्कार करीतच असतो अपराध्याने स्वतःचा अपराध अपराध म्हणून स्वीकारला तरच त्याला शिक्षा द्यावी अन्यथा त्याला दोषमुक्त मानावे हे कोणत्या समाजात चालण्यासारखे आहे चार पाच वर्षाचे मूल रोगाने पिडले असले तर त्याच्यावर पथ्य लादावे लागते ते करावे की नाही हे त्याच्यावर सोपवून चालत नाही जन्माचे दोष सांगू नका म्हणणाऱ्या बुद्धिवाद्यांनी याची उत्तरे शोधली तर संताची भूमिका योग्य असल्याचे कळण्यास अडचण पडणार नाही दुसरा एक विचार असा असतो की जन्माला येण्याची जी प्रक्रिया आहे ती निसर्गसिद्ध स्वाभाविक अशीच असल्याने अपरिहार्य आहे तेव्हा तिचे दोष हा दोष मानून मानण्यात अर्थ नाही संतांनी ते केले आहे म्हणून ते चूक आहे यातील अपरिहार्यतेचा जो अंश आहे तो काही अंश योग्य असला तरी परिपूर्ण उचित नाही अपरिहार्यता प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर आहे प्रक्रियात अपरिहार्य नाही तत्वज्ञानाप्रमाणे जन्माचे दुःख पुन्हा भोगावयास न लागणे ही गोष्ट माणसाच्या स्वाधीनची आहे ज्यांना पुनर्जन्म नाकारावयाचा आहे त्या सर्वाकमत गोष्ट निराळी त्यांचा विचार येथे करता येणार नाही एखादी गोष्ट अपरिहार्य असेल पण त्यामुळे ती चांगली ठरत नाही आणि अपरिहार्य म्हणून चांगली वाटतही कामा नाही मलमूत्रात लोळणे चांगले नाही लहान मूल मलमूत्रात लोळते व त्याही स्थितीत ते हातपाय हलवित असते खिदळत असते थोडे मोठे झाले तर ते विष्ठाही चिवडते पण शहाणी आई दक्ष आई त्याला तसे करू देत नाही मुलांना लगेच स्वच्छ करते कदाचित त्याच्या इच्छेविरुद्ध ती स्वच्छता त्याच्यावर लागते मूल आक्रोश करीत असते आणि आई त्याला धुवून पुसून स्वच्छ करीत असते क्वचित मारतेही मुलाला जे वाईट वाईट म्हणून जाणवत नाही उलट आईला जे चांगले वाटते ते मुलाला आवडत नसतानाही आई मुलावर लागते पण ही गोष्ट चांगली नाही असे बुद्धिवादी म्हणत नाहीत काही विक्षिप्त मानसशास्त्रांची एकांगी एककल्ली भूमिका सोडली तर आई मुलाच्या स्वच्छतेची काळजी घेते ही गोष्ट समाजाने आणि आरोग्यशास्त्रानेही आवश्यक अशीच मानली आहे हीच स्थिती जन्माच्याही वर्णनाची आहे म्हणून जन्माला येण्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या अवस्थांना संत चांगले मानित नाहीत व माणसाने या प्रसंगातून सुटका करून घ्यावी असा त्यांचा उपदेश असतो अपवाद केवळ मानवी कल्याणासाठी अतिशय उदात्त जीवन जगण्याच्या अवतर्य कार्याचा पण संदर्भ स्वतंत्र आहे या वर्णनाचा त्याच्याशी काही संबंध नाही जन्ममृत्यूच्या पाशातून सुटणे यालाच आपल्याकडे मोक्ष म्हटले जाते व मोक्ष हाच परम पुरुषार्थ आहे मृत्यूस पाशातून सुटायचे असेल तर जन्माच्या पाशातून सुटले पाहिजे अन्यथा मरण प्रकृती हे शरीर नाम हा नियम सार्वत्रिक आणि त्रिकाला बाधित आहे आणि त्यामुळे पुन्हा जन्माला न येणे हाच त्यावर एकमात्र खरा उपाय आहे काही अवस्थेमध्ये आपल्याला हे पटते जीवन नको वाटावे आणि संपले तर बरे झाले असे म्हणावे असे प्रसंग मानवी जीवनात घडतात की नाही उदाहरणार्थ अर्धांगवायूच्या विकाराने विकल झालेला मनुष्य क्वचित वर्षानुवर्षे जगतो त्याला हालचाल करता येत नाही मलमूत्र त्यागासाठी अंथरून सोडता येत नाही मलमूत्राचे वेग आवरता येत नाहीत क्वचित आलेले कळतही नाही शुश्रूषा करणारे माणसं दक्ष नसली जिवाळ्याची नसली म्हणजे मग त्या रोग्याचे हाल पाहत नाहीत शुश्रूषा करणाऱ्या माणसाला स्वतःचे जीवन असल्याने त्याला रोग्याची उपेक्षा केली म्हणून फार दोषही देता येत नाहीत अशा स्थितीत तो रोगी विवेकी असेल तर आता मरण आले तर बरे असे स्वतः म्हणत असतो आणि त्याच्या अवतीभोवतीचे इष्टमित्रही हा सुटला तर बरे असे प्रगट किंवा अप्रगट म्हणत असतात त्या रोग्याचे खरे दुःख परस्वाधीनपणाचे असते ज्या रोग्यामध्ये परस्वाधीनपणा येत नाही किंवा आलेला निश्चयाने फार काळ टिकत नाही अशा रुग्णावस्थेत मरण बरे अशी भावना अपतिष्ठांना तरी होत नाही वेदनांच्या तीव्रतेने कदाचित त्या रोग्यास होईल जन्म आणि जन्मापासूनचे सर्व जीवन हे खऱ्या अर्थाने कधीच स्वतंत्र नसते गुन्ह्या अधिक प्रमाणात ते परतंत्रच असते त्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरूपाची बंधने स्वीकारावी लागतात आपल्या मर्यादांची जाणीव ठेवावी लागते हे इरवी गुप्त म्हणून प्रसिद्ध असलेले एक फार विचित्र असे बंधनच आहे मोक्ष म्हणजे सर्व बंधनाचा अभाव असा सिद्धांत असल्याने जन्माच्या मागोमाग सोसावी लागणारे बंधने टाळणे हेच उचित असल्याने संतांनी त्याचाच विचार सामान्यांना चांगली जाणीव व्हावी इतक्या स्पष्टतेने केला आहे म्हणून समर्थ म्हणतात आईच्या उदरात असताना काय अवस्था भोगावी लागते याचे स्वरूप तर लक्षात घ्या खरोखरी जाणीव नसते म्हणून ते जाणवत नाही जाणीव असलेल्या स्थितीत तशी अवस्था भोगवत असल्याची कल्पना करून पाहावी म्हणजे संत वचनांची यथार्थता समजेल स्मरण नसते म्हणून बरे वाटते म्हणण्यात काय अर्थ आहे अज्ञानाला वरदान मानण्यासारखे तेच आहे परमार्थिक दृष्ट्या ते काय उपयोगाचे हितकर काय आहे ते एकदा ठरल्यानंतर त्याकडे प्रवृत्त करण्यासाठी मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या तर त्यासाठी राग का वाटावा स्मरण राहत नाही म्हणून वस्तुस्थिती खोटी म्हणता येईल का हितकर त्याचे स्मरण द्यावेच लागते आवडी ना आवडो सोयीचे असो वा नसो ते आवश्यकच असते विमान आक्रमणाची कल्पना देण्यासाठी भोंगा होतो त्यावेळी कोणी जेवत असतो कोणी खेळत असतो कोणी झोपलेला असतो सर्व गोष्टी सोडून तळगराकडे पळावे लागते आता अशा परिस्थितीत कोणी त्या भोंग्याला चिडला तर त्याचे विचारी मनुष्य काय म्हणेल त्याच दृष्टीने संतांच्या उपदेशाचा राग धरण्यात अर्थ नाही गर्भावासात काय होते ते सांगताना समर्थ म्हणतात गर्भावासात जीवाला फार यातना असतात कारण तो तिथे शिजत असतो पचत असतो पण वाढ होण्यासाठी या उष्णतेची आवश्यकताच असते थंडीत वाढ होत नाही वाढीसाठी उष्णताच उपयोगी असते धान्याला मोड येणे ही एक गोष्ट उन्हाळ्यात व हिवाळ्यात कशी होते ते पाहिले म्हणजे हे लक्षात येईल दुधाचे दही होतानाही हेच लक्षात येते गर्भाचे पोषण आणि आरोग्य पूर्णपणे आईच्या आहार विहारावर अवलंबून असल्याने तिने अज्ञानाने व मोहाने केलेला मिथ्याचार तिच्यापेक्षा कोवळ्या गर्भालाच अधिक भोगावे लागतात हे परस्वाधीन पण फारच केविलवाणी आहे म्हणून समर्थ बहु हिमपुटी होईजे मायपोटी असे म्हणतात जन्मास येताना अधोमुख होऊनच यावे लागते जणू हताश पराभवाचे हे प्रतीक तसे न यावे तर आईच्या व स्वतःच्याही जीवास धोका निर्माण होतो अगदी सरळपणे जन्म झाला तरी संकुचित मार्गाने बाहेर पडण्याचे जे दडपण डोक्यावर आणि शरीरावर येते व त्यामुळे ज्या वेदना होतात त्याही असह्य म्हणाव्या अशाच असतात जाणीव नसल्यामुळे त्याचे स्मरण नसते इतकेच नाना प्रकारची शस्त्रकर्मे समूहून देऊन केली जातात त्यामुळे शस्त्रकर्माच्या वेदना जाणवत नाहीत अर्थात त्याचे स्मरणही असत नाही पण म्हणून कोणी शस्त्रकर्म करण्याचा प्रसंग हौसेने ओढून घेत नाही तेच जन्माच्याही बाबतीत समजलं पाहिजे जन्माला येणे नको हे मान्य झाले तर मग त्यातून सुटावयाचा मार्ग कोणता जन्मयातना पुन्हा भोगावायचा प्रसंग येणार नाही हे कसे घडेल ते समर्थ पुढील शोकात सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ